आज मी तुम्हाला एक जबरदस्त मजेशीर आणि प्रेरणादायी कथा सांगणार आहे ही कथा आहे विजयनगर साम्राज्याचे महान राजा श्रीकृष्णदेवराय आणि त्यांचे दरबारी विदूषक पण तितकेच बुद्धिमान तेनालीराम यांची या दोघांमधील किस्से फार प्रसिद्ध आहेत तेनालीराम आपल्या हुशारीने विनोदबुद्धीने आणि चटकन संकट सोडवण्याच्या क्षमतेमुळे सगळ्यांना चकित करत असत राजा आणि त्यांचा शौक राजा श्रीकृष्णदेवराय खूप विद्वान न्यायप्रिय आणि पराक्रमी होते पण त्यांना एक खास छंद होता दुर्मिळ आणि अनोख्या वस्तूंचा संग्रह करण्याचा दरबारात कोणी काही नवं आश्चर्यकारक घेऊन आलं तर राजा फार खुश व्हायचे त्यामुळे बरेच दरबारी राजाला खुश करण्यासाठी काहीतरी हटके आणायचे कोणी विचित्र दगड कोणी वेगळी शस्त्र तर कोणी अनोखे प्राणी मंगळदासची लालसा दरबारात एक दरबारी होता मंगळदास हा नेहमी पैशाच्या मागे धावणारा स्वार्थी आणि चतुर होता त्याने विचार केला राजाला दुर्मिळ वस्तू आवडतात मग मी असं काहीतरी करतो ज्यामुळे मला भरपूर पैसा मिळेल बराच विचार करून त्याला भन्नाट आयडिया सुचली लाल मोर नैसर्गिकरित्या मोर निळे हिरवे असतात लाल मोर कुणी ऐकलंच नव्हतं मंगळदासने एका स्थानिक रंगारेखकाला बोलावलं आणि त्याला सांगितलं अरे हा मोर लाल रंगाने रंगवून टाक पण रंग असं लाव की तो खरा लाल मोरच वाटला पाहिजे चित्रकाराने रंगकाम केलं आणि मोर खरंच सुंदर लाल रंगाचा दिसू लागला दरबारातील खेळ दुसऱ्या दिवशी मंगळदास तो लाल मोर घेऊन थेट दरबारात पोहोचला त्याने मोठ्या थाटात जाहीर केलं महाराज मध्य प्रदेशातील गहन जंगलांतून मी तुमच्यासाठी एक अद्भुत खजिना आणला आहे पहा हा आहे दुर्मिळ लाल मोर सगळे दरबारी थक राजा स्वतः डोळे मोठे करून पाहू लागले हे काय लाल मोर राज तर खरंच कमाल आहे इतका दुर्मिळ प्राणी तू कसा मिळवलास मंगळदासने खोटं खोटं नम्र चेहरा करत उत्तर दिलं महाराज हे आणण्यासाठी माझे दोन माणसं जंगलात वर्षानुवर्षे भटकत होती बराच पैसा खर्च झाला अंदाजे पंचवीस हजार रुपयांचा खर्च झाला राजा आनंदून गेले मंत्रीजी मंगळदासाला पंचवीस हजार रुपयांचा मोबदला द्या आणि पुढच्या आठवड्यात त्याला विशेष बक्षीसही मिळेल दरबार टाळ्यांनी दुमदुमला मंगळदासाच्या चेहऱ्यावर विजयी हास्य पसरलं तेनालीरामचा संशय तेनालीराम फार शांत होते पण मनात त्याने विचार केला लाल मोर असा प्राणी निसर्गातच नाही यात काहीतरी गडबड आहे खरी चौकशी तेनालीराम आपल्या बुद्धीने नेहमी गुप्त माहिती गोळा करायचे त्यांनी गुप्त चौकशी केली आणि थोड्याच दिवसांत सत्य समजलं तो लाल मोर खरंतर रंगवलेला होता तेनालीराम लगेच त्या रंगारेखकाकडे गेले त्याला म्हणाले मित्रा मला तुझ्या कलेची गरज आहे माझ्याकडे चार मोर आहेत त्यांना तू लाल रंगात अजून सुंदर कर चित्रकाराने आपली कला दाखवली चारही मोर इतके आकर्षक दिसत होते की खरोखर ते एखाद्या अनोख्या प्रजातीचे वाटले दरबारातील खरी कमाल दुसऱ्या दिवशी तेनालीराम चार लाल मोर घेऊन दरबारात आले ते म्हणाले महाराज आमचे मित्र मंगळदास यांनी पंचवीस हजारांत एक लाल मोर आणला पण मी पन्नास हजारांत चार लाल मोर आणले आहेत तेही याहून सुंदर राजा म्हणाले खरंच तेनाली हे तर मंगळदासाच्या मोरापेक्षा फारच सुंदर आहेत मंत्रीजी तेनालीला पन्नास हजार रुपये द्या तेनालीराम लगेच म्हणाले महाराज या पैशांचे खरे हकदार मी नाही तर हा कलाकार आहे याने आपल्या कलेने निळ्या मोरांना लाल केलं आहे सत्याचा उद्रेक हे ऐकताच राजाला सगळं कळलं त्यांनी संतापून मंगळदासाकडे पाहिलं तर असं आहे ना तू आम्हाला फसवलंस खोटा मोर दाखवून पंचवीस हजार रुपये उकळलेस राजाने लगेच आदेश दिला मंगळदासाकडून सगळी रक्कम परत घ्या त्याला पाच हजारांचा दंड ठोका आणि या चित्रकाराला योग्य बक्षीस द्या दरबारात शांतता पसरली मंगळदासाचा चेहरा पांढरा फटक झाला तेनालीरामची शहाणपणाची शिकवण राजा तेनालीकडे वळले तेनाली तुझ्या बुद्धिमत्तेमुळे दरबाराचं रक्षण होतंय तुझी जागरूकता आम्हाला फसवणुकीपासून वाचवते तेनाली हसून म्हणाले महाराज फसवणूक करून तात्पुरता फायदा मिळतो पण सत्य आणि मेहनतच कायमचा सन्मान देतात शिकवण फसवणूक करून तात्पुरता फायदा मिळू शकतो पण सत्य आणि प्रामाणिकपणा नेहमी जिंकतो हुशारी आणि मेहनत माणसाला कायमचा सन्मान मिळवून देतात राजाला फसवणं म्हणजे स्वतःच्या विनाशाला आमंत्रण देणं मित्रांनो ही होती लाल मोराची कथा तुम्हाला कशी वाटली तेनालीरामची शहाणीवाणी राजाची न्यायप्रियता बघून तुम्हालाही वाटलं ना खोटं कितीही रंगवलं तरी ते उघडकीस आलंच की